श्री मनाचे श्लोक श्री समर्थ रामदास स्वामी वाचक विद्या पाटील एकशे एक जया नावडे नाम त्या ए मजाची विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची मनोनी अति आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे एकशे दोन अतिलीनता सर्व भावे स्वभावे जना सज्जना लागी संतोष वावे देहे कारणी सर्व लावीत जावे सगुणी अति आदरेसी भजावे एकशे तीन हरी कीर्तने प्रीती रामी धरावी देहे बुद्धी निरूपणी विसरावी परद्रव्य आनिक कांता परावी यदर्थी मना जीवी करावी एकशे चार विन नाना परी बोली जेते परी चित्त दुश्चित ते लाजवीते मना कल्पना धीट सैराट धावे तया मानवा देव कैसे निपावे एकशे पाच विवेके क्रिया आपुली पालटावी अति आदरे शुद्ध क्रिया धरावी जनी बोलण्यासारखे सारिखे चाल वापा, मना कल्पना सोडी संसार तापा एकशे सहा बरी स्नान संध्या करी निष्ठा विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा दया सर्वभूती जया मानवाला सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला एकशे सात मना कोप आरोपणा ते नसावी मना बुद्धी हे साधुसंगी वसावी मना नष्ट चांदाळ तो संग त्यागी मना होई रे मोक्ष भागी विभागी दीक्षा सदा सर्वदा सच्चनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे क्रिये न वाचाळता ते निवारी तुटे वाद संवाद तो हितकारी जनी वाद वे सोडून द्यावा जनी सुख संवाद सुखे करावा जगी तोचितो शोक संतापहारी तुटे वाद संवाद तो हितकारी तुटे वाद संवाद त्या ते म्हणावे विवेके अहं या ते जिनावे अहंता गुणे वाद नाना विकारी तुटे वाद संवाद तो हितकारी एकशे अकरा हिता कारणे बोलणे सत्य आहे हिता कारणे सर्व शोधून पाहे हिताकारणे बंड वारी तुटे वाद संवाद तो हितकारी बारा जनी सांगता ऐकता जन्म गेला परी वाद वे वाद ठेला उठे संशयोवाद हा दंबदारी तुटे वाद संवाद तो हितकारी तेरा जनी हित पंडित सांडित गेले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे मना सर्व जाणीव सांडूनी राहे एकशे चौदा फुकाचे मुखी बोलता काय वेचे दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे क्रियेवी वाचाळता व्यर्थ आहे विचारे तू तुची शोधुरी पाहे एकशे पंधरा तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके अहंभाव हा पालटावा जनी बोलण्यासारखे आचरावे क्रिया पालटे भक्ती पंथेची जावी एकशे सोळा बहुशा पिता कष्टला अंबरुषी तयाचे स्वयं श्रीहरी जन्म सोशी दिला सिंधू तया उपमानी नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी एकशे सतरा धुरुले करू कृपा बाकिता दिदली बेटी चिरंजीव तारांगणी प्रेम खानी नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी एकशे अठरा गजेंद्रू महासंकटी वाट पाहे तया कारणे श्रीहरी दावताहे उडी गातली जाहला जीवदानी नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी एकशे एकोणीस अजामेळ पापी तया अंत आला कृपाळूपणे तो जने मुक्त केला अनाथासी आधार हा चक्रपाणी नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी वीस विधी कारणे जाहला मत्स्य वेगी धरी कर्मरूपे धरा भूपृष्ठभागी जना कारणे नीच योणी नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी 121 महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला म्हणोनी तया कारणे सिंह झाला नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी 122 कृपाभाकिता जाहला वज्रपाणी तया कारणे चक्रपाणी द्विजांकारणे भार्गवो चापपाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी एकशे तेवीस अहल्ले सती लागी पंथे कुडावा पुढे देव बंदी तयांते बळे सोडता गाव घाली निशाणी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी एकशे चोवीस तये द्रौपदी करणे लाग वेगे त्वरे धावतो सर्व सांडूनी मागे कळी लागी झाला असे बौद्ध मौनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी एकशे पंचवीस अनाथादिना कारणे जन्मता आहे कलंकी पुढे देव होणार आहे तयावर निताशीनली वेदवाणी नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी एकशे सव्वीस जनाकारणे देव लीलावतारी बहुता परी आदरे वेशधारी तयानेन ती ते जन पापरूपी दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी एकशे सत्तावीस जगी धन्य तो राम सुखे निवाला कथा ऐकता सर्व तल्लीन झाला देहे भावना राम बोधे उडाली मनोवासना राम रूपी बुडाली एकशे अठ्ठावीस मनावासना वासुदेवी वसोदे मना काम काम संगी न सोदे मना कल्पना वा उगिते न कीजे मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे एकशे एकोणतीस गती कारणे संगती सज्जनाची मती पालटे सुमती दुर्जनाची रती नायिकेचा पती नष्ट आहे म्हणून मनातीत होऊ निराहे एकशे तीस मना अल्पसंकल्पतो ही नसावा सदा सत्य संकल्प चित्ती वसावा जनी जल्प विकल्प तोही त्याचावा रमाकांत एकांत काळी भजावा एकशे बजाया जनी पाहता राम ऐकू करी बाण ऐकू मुखी शब्द ऐकू क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू धरा जानकी नायकाचा विवेकू एकशे बत्तीस विचारुनी बोले विवंचुनी चाले तयाचे तेही निवाले बरे शोधिल्वी न बोलो नकोहो जनी चालने शुद्ध नेमस्तरा हो हरी भक्त विरक्त विज्ञान राशी जेने मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे एकशे चौतीस नसे गर्व आंगी सदा वीतरागी क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी नसे लोभना क्षोभना दैन्यवाना ही लक्षणी जा योगी राणा एकशे पस्तीस धरी रे मना संगती सज्जनाची जे वृत्ती हे पालटे दुर्जनाची बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे एकशे छत्तीस भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भयातीत ते संत आनंद पाहे जया पाहता द्वैत काही दिसेना भयो मानसी सर्व थाई असेना एकशे सदोतीस जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनी गेले परिजीव अज्ञान तैसे चिठेले देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना जुने ठेवणे मी पणे आकळेना एकशे अडोतीस भ्रमेनाढळे वित्त ते गुप्त झाले जीवा जन्म दारिद्र्य ठाकून देहे बुद्धीचा निश्चय हो ज्या जुने ठेवणे मी पणे आकळेना एकशे एकोणचाळीस पुढे पाहता सर्व ही कोंदलेसे अभाग्यास हे दृश्य पाषाण पासे अभावे कदा पुण्य गाठी पडेना जुने ठेवणे मी पणे आकळेना एकशे चाळीस जयाचे तया चुकले प्राप्त नाही गुणे गोविले जाहले दुःख देही गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना जुने ठेवणे मी पणे आकळेना एकशे एक्केचाळीस म्हणे दास सायास त्याचे करावे जनी जानता पाय त्याचे धरावे गुरु अंजने वीन ते आकळेना जुने ठेवणे मी पणे ते कळेना एकशे बेचाळीस कळेना कळेना कळेना ढळेना ढळेना ढळे हि ढळेना गळेना गळेना अहंता गळेना बळे आकळेना मिळेना मिळेना एकशे त्रेचाळीस अविद्या गुणे मानवा उमजेना भ्रमे चुकले हि तते आकळेना परीक्षे विने बांधले दृढ नाणे परी सत्य मिथ्य असे कोण जाणे एकशे चौवेचाळीस जगी पाहता सात ते काय आहे अति आदरे सत्य शोधून पाहे पुढे पाहता पाहता देव जोडे भ्रमभ्रांती अज्ञान हे सर्व मोडे एकशे पंचेचाळीस सदा विषयो चिंतिता जीव झाला भाव अज्ञान जन्मास आला विवेके सदा स्वस्वरूपी भरावे जीवा उगमी जन्म नाही स्वभावे एकशे शेहेचाळीस दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी अकस्मात आकारले काळ मोडी पुढे सर्व जाईल काही न राहे मनासंत आनंत शोधुनी पाहे एकशे सत्तेचाळीस फुटेना तुटेना चळेना डळेना सदा संचले मी पणे ते कळेना तया एक रूपासी दुजेन साहे मनासंत आनंत शोधुनी पाहे एकशे अठ्ठेचाळीस निराकार आधार ब्रह्मादिकांचा जया सांगता शीनली वेद वाचा विवेके तदाकार होऊ निराहे मना संत आनंद शोधुनी पाहे एकशे एकोणपन्नास जगी पाहता चर्म चर्मचक्षीन लक्षे जगी पाहता ज्ञान चक्षीन लक्षे जगी पाहता पाहणे जात आहे मना संत आनंद शोधुनी पाहे एकशे पन्नास नसे पीतना श्वेतना श्याम काही नसे व्यक्त अव्यक्त नाशनीय नाही म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे मनासंत संत आनंद शोधुनी पाहे एकशे एक्कावन खरे शोधिता शोधिता शोधत आहे मना बोधिता बोधिता बोधत आहे परी सर्व ही सज्जनाचे नियोगे बरा निश्चयोपाविजे सानुरागे एकशे बावन बहुता परी कुसरी तत्वधाडा परी अंतरी पाहिजे तो निवाडा मनासार साचार ते वेगळे रे समस्तामध्ये एकते आगळे रे एकशे त्रेपन्न नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने समाधान काही तान माने नवे योग यागे नवे भोग त्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे एकशे चोपन्न महावाक्य तत्वादिके खुने पाविजे सत्संगे विवरणे द्वितीयेसी संकेत जो दाविजेतो तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो एकशे पंचावन्न दिसेना जनी तेची शोधून पाहे बरे पाहता गुज तेथेची आहे करी घेऊ जाता कदा आढळेना जनी सर्व कोंदटले ते कळेना एकशे छप्पन म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे अतर्कासी तर्की असा कोण आहे जनी मीपणे पाहता पाहवेना तया लक्षिता वेगळेराहवेन एकशे सत्तावन्न वाड आहे जया निश्चयो एकतो हीन साहे मती वांडती शास्त्रबोधे विरोधे गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे एकशे अठ्ठावन्न श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे स्वयशेष मौनवला स्थिराहे म्हणे सर्व जाणीव सांडून पाहे एकशे एकोणसाठ जेने मक्षिका बक्षिली जाणिवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैंची अहंभाव ज्या मानसींचा विरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना नको रे मना वाद हा खेदकारी नको रे मना भेदना विकारी नको रे मना शिकवू अहम अहंभाव जो राहिला तू जपासी एकशे अहंता गुणे सर्व हि दुःख होते मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखी राहता सर्व ही सुख आहे अहंता तुझी तुची शोधून पाही एकशे बासष्ट अहंता गुणे नीती सांडी विवेकी अनिती बाळे श्लाघ्यता सर्व लोकी परी अंतरी सर्व हि साक्षेते प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते एकशे त्रेसष्ट देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला देहातीत ते हित सांडीत गेला देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी एकशे चौसष्ट मने कल्पिला विषयो सोडवावा मने देव निर्गुण तो ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनाची धरावी एकशे पासष्ट देहादिक प्रपंच हा चिंध्य परी अंतरी लोभ निश्चित ठेला हरी चिंतने मुक्ती कांतावरावी सदा संगती सज्जनाची धरावी एकशे सहासष्ट अहंकार विस्तारला या देहाचा स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा बळे भ्रांती हे चिंता हरावी सदा संगती सज्जनाची धरावी एकशे सदुसष्ट बरा निश्चयो शाश्वताचा करावा मने दास संदेह तो विसरावा घडीने घडी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनाची धरावी एकशे करी वृत्ती जो संत जो संत जाना दुराशा गुणे जो नवे दैन्यवाना उपाधी देहे बुद्धी ते ते परी सज्जना केवी बांधू शकेते एकशे एकोणसत्तर नसे अंत आनंत संता पुसावा अहंकार विस्तार हा नीरसावा गुणे विन निर्गुण तो आठवावा देहे बुद्धीचा आठवू नाठवावा एकशे सत्तर देहे बुद्धी हे ज्ञान बोधे जावी, विवेके तये वस्तूची भेट घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे मनोनी सदा तेची शोधित जावे एकशे एकाहत्तर असे सारसाचार ते चोरलेसे इही लोचनी पाहता दृश्यभासे भासे निराभास निर्गुण ते आकळेना अहंता गुणे कल्पिता हि कळेना एकशे बहात्तर स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या मुळी कल्पना दोरूपे तेची झाली विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली एकशे त्र्याहत्तर स्वरूपी उदेला अहंकार राहो तेने सर्व दिले व्योम पाहू दिशा पाहता ते निशा वाढताही विवेके विचारे विवंसूनी पाहे एकशे चौऱ्याहत्तर जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा बक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो एकशे पंच्याहत्तर विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी परिलिहिता कोण त्याचे कपाळी हरू तो संहार काळी परी शेवटी शंकरा कोण जाळी एकशे शहात्तर जगी द्वादशात्य हे रुद्र अकरा असंख्यात संख्या करी कोण शक्रा जगी देव धुंडाळीता आढळेना जगी मुख्य तो कोण कैसा कळेना एकशे सत्याहत्तर तुटेना फुटेना कदा देवराणा चळेना ढळेना कदा दैन्यवाना कळेना कळेना कदा लोचनासी वसेना दिसेना जगी पणासी एकशे अठ्याहत्तर जया मानला देव तो पूजिता आहे परी देव कोण न पाहे जगी पाहता देव कोट्यानुकोटी जया मानली भक्ती जेतेची मोठी एकशे एकोणऐंशी तिन्ही लोक जेथुनी निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले जगी थोरला देव तो चोरलासे गुरुवीन तो सर्वथा ऐन दिसे एकशे ऐंशी गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी मनी कामनाचे टके दात माता जनी व्यर्थ रे तो नवे मुक्तीदाता एकशे एक्क्याऐंशी नवे चेटकी चाळुकी द्रव्य बोंदू नवे निंदकू मत्सरू भक्तिमंदू नवे उन्मतू वेसनी संगवादू जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू एकशे 182 नवे वाऊटी चाऊटी कामपोटी क्रियेवीन वाचाळता तेची मोठी मुखे सारखे चालत आहे मना सद्गुणी तोची शोधून पाहे 183 जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणी तयाचे नियोगे समाधान बाणी एकशे 184 नवे तेंची झाले नसे तेंची आले कळू लागले सज्जनाचे निबोले अनिर्वाच्य वाच्य वाचे वदावे मनासंत आनंद शोधित जावे एकशे पंच्याऐंशी लपावे अति आदरे रामरूपी भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी कदा तो जनी पाहताई सेना सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना एकशे सदा सर्वदा राम सन्निध आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे अखंडित भेटी रघुराज योगू मना सांडिरे मी पणाचा वियोगू एकशे सत्याऐंशी भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्व ही स्वस्वरूपी नसाहे मना भासले सर्व काही पहावे परी संग सोडून सुखे राहावे एकशे अठ्ठ्याऐंशी देहे बाण हे ज्ञान शस्त्रे खुडावे विदेहीपणे मार्गेची जावी विरक्तीपणे निंद सर्वे जावे परिसंग सोडून सुखे रहावे एकशे एकोणनव्वद मही निर्मिली देव तो ओळखावा जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा तया निर्गुणाला विगुणी पहावे परिसंग सोडून सुखे रहावे एकशे नव्वद नवे कार्यकर्ता नवे सृष्टी भरता परेहून परता न लिंपे विवर्ता तया निर्विकल्पासी कल्पित जावे परिसंग सोडून सुखे रहावे एकशे एक्क्याण्णव देहे बुद्धीचा निश्चयो ज्या तया ज्ञान कल्पता काळी कळेना परब्रह्म ते मी पणे आकळेना मनी शून्य अज्ञान हे मावळेना एकशे ब्याण्णव मना ना कळेना ढळे रूपजाचे दुजे विनते ध्यान सर्वोत्तमाचे तया खूनते हीन दृष्टान्तपाहि ते ते सङ्गनिसङ्गो साहिक्षित्रेन् न वेदानतानेन तादेवराण न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराण न वेदृश्य अदृश्य साक्षी तया च श्रुतीनेन अन्तचा चक्षितौरन्नु वसे हृदयी देवतो कोनकैः कैसा कुसे आदरे साधकु प्रश्नैसा देहे टाकीता देव कोठे राहतो परी मागुता ठाव कोठे पाहतो एकशे पंच्याण्णव वसे हृदयी देव तो जान ऐसा नभाचे परी व्यापकू जान तैसा सदा संचला एतना जात काही तयावी न कोठे रीत ठाव नाही एकशे शहाण्णव नबी वावरे जो अनुरेणु काही रीता ठावया रागवेवीन नाही तया पाहता पाहता ते झाले तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले एकशे सत्त्याण्णव नभासारिखे रूपया रागवाचे मनी चिंतिता मूळ तोटे भवाचे तया पाहता देह बुद्धी उरेना सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना एकशे अठ्ठ्याण्णव नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे रघुनायका उपमातेन साहे दुजे विन जो तोचितो हा स्वभावे तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे एकशे नव्याण्णव अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोहीन साहे अति गुढ ते दृढ तत्काळ सोपे दुजे विन जे खून स्वामी प्रतापे दोनशे कळे आकळे रूप ते ज्ञान होता तेथे आटली सर्व साक्षी अवस्था मना उन्मनी शब्द तर आहे तो रे तोचितो राम सर्वत्र पाही दोनशे कदा ओळखी माझी दुजे दिसेना मनी मानसी द्वैत काही वसेना बहुता दिसा आकुली भेट झाली विदेहीपणे सर्व काया निवाली दोनशे दोन मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले परी अंतरी पाहिजे यत्न केले सदा श्रवणे पाविजे निश्चयासी धरी सज्जनी संगती धन्य होसी तीन मना सर्व ही संग सोडून द्यावा अति आदरे सज्जनाचा धरावा जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने विन सन्मार्ग लागे दोनशे चार मनासंग हा सर्व संगास तोडी मनासंग हा मोक्ष तत्काळ जोडी मना हा साधका शीघ्र सोडी मना हा द्वैत निशेष मोडी दोनशे पाच मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी जय जय रघुवीर समर्थ